ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्याय विसावा पुरुचा वंश राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन शुक म्हणाला परीक्षिता आता मी राजा पुरुच्या वंशाचे वर्णन करेन याच वंशात तुझा जन्म झाला आहे याच वंशातील वंशज पुष्कळशे राजर्षी आणि ब्रह्मर्षी सुद्धा झाले आहेत पुरुचा पुत्र जनमेजय झाला जनमेजयाचा प्राचीनवान प्राचीनवानाचा प्रवीर प्रवीराचा नमशू आणि नमशूचा पुत्र चारुपद झाला चारुपदापासून शुद्धू शुद्धूपासून बहुगौ बहुगवापासून संयाती संयातीपासून अहमयाती आणि अहमयातीपासून रौद्राश्व झाला विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राणापासून जशी दहा इंद्रिये उत्पन्न होतात त्याचप्रमाणे घ्रताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे क्रतेयू कुक्षयू स्थंदिलेयू क्रतेयू जलेयू संततेयू धर्मेयू सत्ययू व्रतेयू आणि सर्वात भान वनेयू असे दहा पुत्र झाले परीक्षिता त्यापैकी कर्तेयूचा पुत्र रंतीभार झाला आणि रंतीभाराचे सुमती ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व होते कण्वाचा पुत्र मेधातिथी झाला याच मेधातिथीपासून प्रस्कन्व इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाली सुमतीचा पुत्र रैभ्य झाला याच रायभ्याचा पुत्र दुष्यंत होता एकदा दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला होता तेथे तो कन्व मुनीच्या आश्रमात जाऊन पोहोचला त्या आश्रमात देव मायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसली होती तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या अंगकांतीने तो आश्रम शोभत होता त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहित झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला तिला पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला त्याच्या मनात कामवासना जागृत झाली थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुर वाणीने हास्य करीत तिला त्याने विचारले कमल दलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या हे देवी तू कोण आहेस आणि कुणाची कन्या आहेस माझे हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या हे सुंदरी या निर्जन वनात तू कशासाठी राहतेस हे सुंदरी मला निश्चितपणे असे वाटते की तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस कारण पूर्ववंशाचे चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही शकुंतला म्हणाली आपले म्हणणे बरोबर आहे मी विश्वामित्रांची कन्या आहे मेनकेने मला वनामध्ये सोडून दिले आहे महर्षी कनवाना हे माहीत आहे मी आपली काय सेवा करू हे कमल नाही ना आपण येथे बसावे आणि आमच्याकडून आदरातिथ्य स्वीकारावे आश्रमात अन्न आहे आपली इच्छा असेल तर भोजन करावे आणि योग्य वाटत असेल तर येथेच राहावी दुष्यंत म्हणाले हे सुंदरी तू कुशिक वंशात जन्मलेली असल्याकारणाने हे आदरातिथ्य तुझ्या दृष्टीने योग्यच आहे कारण राजकन्या स्वतःच आपल्याला योग्य असा पती वरतात शकुंतलेची संमती मिळाल्यानंतर देश काल आणि शास्त्र जाणणाऱ्या दुष्यंतांनी गांधर्व विधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला अमोघ वीर्य दुष्यंतांनी शकुंतलेशी सहवास केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या राजधानीकडे परत गेला योग्य वेळी शकुंतलेला एक पुत्र झाला वनामध्ये कनवानी राजकुमाराचे जातक कर्मादी संस्कार केले तो मुलगा लहानपणीच सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत असे भगवंताचा अंशावतार असलेल्या त्या अमर्याद पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन रमणी रत्न शकुंतला पतीकडे आली आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र यांचा दुष्यंताने जेव्हा स्वीकार केला नाही तेव्हा सर्वांच्या समक्ष आकाशवाणी झाली माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो कारण पिताच पुत्र रूपाने उत्पन्न होतो म्हणून दुष्यंता तू शकुंतलेचा त्याग करू नकोस आपल्या पुत्राचे पालनपोषण कर राजन वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो शकुंतलेचे म्हणणे खरे आहे हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला त्याचा जन्म भगवंताच्या अंशापासून झाला होता आज सुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गायली जाते त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिन्ह होते आणि पायावर कमलपुष्पाचे महाभिषेकाच्या विधीने राजाजी राजाच्या पदावर त्याला अभिषेक झाला भरत अतिशय शक्तिशाली राजा होता ममताचे पुत्र दीर्घतमा मुनीना भरताने पुरोहित म्हणून नेमून गंगा तीरावर पंचावन्न आणि यमुना तीरावर अठ्ठ्याहत्तर अश्वमेध यज्ञ केले या यज्ञामध्ये त्यांनी अपरंपार धनाचे दान केले भरताने अग्निस्थापना अतिशय पवित्र स्थानामध्ये केली होती त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक एक बद्ध गायी दिल्या होत्या अशा प्रकारे भरताने एकशे तेहतीस यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केली शेवटी त्यांनी आत्मज्ञानाने मायेवरही विजय मिळून श्रीहरींना प्राप्त करून घेतली यज्ञामध्ये मशनार नावाचे एक कर्म असते त्यामध्ये भरताने सुवर्ण विभूषित पांढऱ्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्ती दान केले भरताने जे महत्कर्म केले ते यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा पुढेही कोणी करू शकणार नाही स्वर्गाला कोणी हात लावू शकतो काय भारताने दिग्विजय करतेवेळी किरात हून यवन आंध्र कंक खश शक म्लेंश इत्यादी सर्व राजांना मारून टाकले पूर्वी बलवान असुरांनी देवावर विजय मिळवून ते रसातळात राहू लागले होते त्यावेळी ते देवांगणांना रसातळात घेऊन गेले होते भारताने त्यांना पुन्हा सोडवून आणले त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते भारताने सत्तावीस हजार वर्षेपर्यंत सर्व दिशांचे छत्री राज्य केले शेवटी सार्वभौम सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर सार्वभौम संपत्ती अखंड साम्राज्य आणि हे जीवनसुद्धा मिथ्या आहे असा निश्चय करून ते संसारातून निवृत्त झाले परीक्षिता विदर्भ राजाच्या तीन कन्या भरताच्या आवडत्या पत्न्या होत्या जेव्हा भरताने त्यांना सांगितले की तुमचे पुत्र मला अनुरूप नाहीत तेव्हा कदाचित सम्राट आपला त्याग करील या भीतीने त्यांनी आपल्या पुत्रांना मारून टाकले अशा प्रकारे भरताचा वंश खंडित होऊ लागला तेव्हा त्याने संतान प्राप्तीसाठी मरुस्थोम नावाचा यज्ञ केला तेव्हा मरुद्गणांनी प्रसन्न होऊन तेव्हा भरताला भरद्वाज नावाचा पुत्र दिला एकदा बृहस्पतीने आपला भाऊ उतच्छ याच्या गर्भवती पत्नीशी सहवास करण्याची इच्छा केली गर्भामध्ये जो बालक दीर्घतमा होता त्याने विरोध केला परंतु बृहस्पतीने त्याच्याकडे लक्ष न देता तू आंधळा हो असा शाप देऊन बळजबरीने गर्भाधान केले आता आपला पती आपला त्याग करील असे वाटून उतथ्याच्या पत्नीने नव्या मुलाचा त्याग करावा असे ठरवले त्यावेळी देवाने गर्भस्थ शिशूच्या नावाची उत्पत्ती करतेवेळी असे म्हटले बृहस्पती म्हणाला हे मूर्ख स्त्री हा माझा औरस आणि माझ्या भावाचा क्षेत्रज अशा प्रकारे दोघांचा पुत्र द्वाज आहे म्हणून तू याचे भरणपोषण कर यावर ममता म्हणाली बृहस्पते हा माझ्या पतीचा नव्हे तर आपल्या दोघांचाच पुत्र आहे म्हणून आपणच त्याचे भरणपोषण करावे अशा प्रकारे आपणास वाद करीत मातापिता असे दोघेही त्याला सोडून निघून गेले म्हणून मुलाचे नाव भरद्वाज असे पडले देवानी नावाची अशी उत्पत्ती करून ममता असे समजले की माझा हा पुत्र विथत म्हणजे अन्यायाने उत्पन्न झाला आहे म्हणून तिने त्या बालकाला सोडून दिले आता मरुदगणाने त्याचे पालनपोषण केले आणि जेव्हा भरताचा वंश नष्ट होऊ लागला तेव्हा त्याला आणून त्याच्याकडे दिले हाच विथत भरद्वाज भरताचा दत्तक पुत्र झाला या ठिकाणी विसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू